जय जय रघुवीर समर्थ श्री दासबोध दशक चौथा समास सहावा वंदन भक्ती भक्तीमध्ये लीनता आणि नम्रता याला फार महत्व आहे जगे धाकोटा होई जे जया जवळीक माझे असे माऊलीने ज्ञानेश्वरी या ग्रंथात म्हटले वंदन भक्ती अशा नम्रतेने अथवा लीनतेने प्रतीक आहे की ईश्वराप्राप्तीमधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार अहंकार दुसऱ्याचे मोठेपण मान्य करायस तयार नसतो म्हणून देव साधू संत सज्जन तापसी योगी यांना श्री समर्थ वंदन करावयास सांगतात <clears throat> भगवंताचे विभूती योगात आपले भिन्न भिन्न आविष्कार सांगितलेले त्यांचा पुरस्कार करीत श्री समर्थ वंदन भक्तीद्वारे सद्गुणांचे महात्म्य वाढवतात वंदनामध्ये ज्या व्यक्तीला आपण वंदन करतो त्या व्यक्तीच्या मोठेपणापेक्षा आपल्यावर नम्रतेचा संस्कार होतो हे जास्त महत्त्वाचे आपण नमस्कार करताना कुणाची अभिव्यक्ती पाहून नमस्कार करतो हा सद्गुण खरेच त्या व्यक्तीचा असतो का उलट त्या सद्गुणांद्वारे भगवंत तिथे प्रगट होतो याचा अर्थ तिथे भगवंताच्या अधिष्ठान आहे नमस्कार करताना त्या व्यक्तीमध्ये न अडकता तिच्यातील अधिष्ठातीचे अनुसंधान ठेवल्यास नमस्कार खऱ्या अर्थाने पोहोचेल अधिष्ठानाचे विस्मरण झाल्यास गुणांमधील तरतम भाव भावानुसार आपण साधू संतान देखील तरतम ठरू एखादा दिवा दहा शक्तीचा असेल एखादा पंचवीस शक्तीचा तर आणखी एखादा शंभर शक्तीचा असेल दिव्यांच्या अभिव्यक्तीत तरतम भाव असला तरी विजेमध्ये कुठलेही तरथम भाव हा नाही म्हणून नमस्कार करताना सर्व संतांबद्दल आणि देवतांबद्दल समत्व बुद्धी असावी तरतम भावाने एखाद्या संतांचा किंवा देवतांचा आपल्या हातून अपमान होऊ शकतो नमस्कार करताना सत्पुरुषांना साधक अत्यंत जवळून पाहायला मिळतो नमस्कार करताना त्याच्या डोळ्यातील भाव हे टिपतात जो साधक अत्यंत भाव भावपूर्णतेने नमस्कार करतो त्याला सद्गुरू जेव्हा प्रेमाने स्पर्श करतात तेव्हा शक्तिपाताप्रमाणे त्या साधकाचे रूपांतर रूपांतरण होते म्हणून जास्त नमस्कार करू नये तर मनापासून आणि श्रद्धापूर्वक करावा श्रीराम मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सहावी भक्ती श्रीराम सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारित तजावे श्रीराम सूर्याशी करावे नमस्कार देवाशी करावे नमस्कार सद्गुरूशी करावे नमस्कार साष्टांग भावे श्रीराम साष्टांग नमस्कारा साधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू आधिकारे करावा श्रीराम छप्पन्न कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती तयास नमस्कार प्रती साष्टांग घालावे श्रीराम पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेषे श्रीराम भक्तज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सतपात्रे देखो निवेगी नमस्कार करावे श्रीराम वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारित जावे श्रीराम जे ते दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान या कारणे तयास नमन अत्यादरे करावे श्रीराम गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथकाकारे श्रीराम सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले हे एक वचन बोलिले आहे ते ऐका श्रीराम या कारणे सर्व देवांशी नमस्कारावे अत्यादरेसी अधिष्ठान मानिता देवांशी परमसौख्य वाटे श्रीराम देवदेवतांची अधिष्ठाने सतपात्रे सद्गुरूची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभयमार्गी श्रीराम नमस्कारे गडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य गडे नाना सत्पात्रासी श्रीराम नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे मूर्ती जडती समाधाने श्रीराम शीसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देवभक्त वंदावे श्रीराम नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्न प्रबळे नमस्कारे गुरुदेव ओळे साधकावरी श्रीराम निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी श्रीराम नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतासी शरण नमस्कारे जन्म मरण दूरी दुरावे श्रीराम परम अन्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम या कारणे नमस्कारा परते अनेक नाही अनुसरते नमस्कारे प्राणी याते सद्बुद्धी लागे श्रीराम नमस्कारास वेचावे न लगे नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री श्रीराम नमस्कारा ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नाना साधने साक्षेपे कासया शिनावे श्रीराम साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगम पंथे नेऊन घाली जेतील तेथे श्रीराम या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ तेथे सांगितले स्पष्ट सहावी भक्ती श्रीराम इति भक्ती नाम, समास षष्ठम हा श्रीराम